ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री कृष्णाय नमहा अध्याय आठवा राजा परीक्षिताचे विविध प्रश्न राजा म्हणाला भगवन आपण वेदवेत्यांमध्ये श्रेष्ठ आहात जेव्हा ब्रह्मदेवांनी नारदांना निर्गुण भगवंताच्या गुणांचे वर्णन करण्याची आज्ञा केली तेव्हा देवतुल्य नारदानी कोणाकोणाला कोणकोणत्या रूपाने उपदेश केला कारण अचिंत्य शक्तीचे आश्रय असणाऱ्या भगवंताच्या कथाच लोकांचे परम मंगल करणारे आहेत म्हणून हे मी आपणाकडून जाणून घेऊ इच्छितो अहो महाभाग आपण मला असा उपदेश करा की ज्या ज्यायोगी मी माझ्या आसक्तीविरहित मनाला सर्वात्मा भगवान श्रीकृष्णामध्ये तन्मय करून माझे शरीर सोडू शकेन जे लोक श्रद्धेने त्यांच्या लिलांचे नित्य श्रवण आणि कथन करतात त्यांच्या हृदयात लवकरच भगवंत प्रकट होतात श्रीकृष्ण कानांच्या छिद्रातून आपल्या भक्तांच्या भावमय हृदय कमलावर जाऊन बसतात आणि जसा शरद ऋतू पाण्याचा गढूळपणा नाहीसा करतो त्याप्रमाणे भक्तांच्या मनातील दोष नाहीसे करतात रागद्वेषाधिक लेशापासून मुक्त होऊन ज्याचे हृदय शुद्ध होते तो श्रीकृष्णाच्या चरणकमलांना एक क्षणभरही विसरत नाही ज्याप्रमाणे प्रवासाचा क्षीण झालेला वाटस्वरूप आपले घर सोडित नाही भगवन जीवाचा पंचमहाभूताशी संबंध नसताना त्याचे शरीर पंचमहाभूतांपासून बनते हे आपोआप होते की अन्य काही कारणामुळे आपण या गोष्टीचे मर्म जाणत आहात आपण सांगितलेच की भगवंताच्या नाभीतून जे कमळ प्रकट झाले त्यातून सृष्टीची रचना झाली हा जीव आपल्या मर्यादित अवयवानी जसा परिच्छिन्न आहे तसेच आपण परमात्म्याचे सुद्धा मर्यादित अवयवानी परिच्छिन्न असल्याप्रमाणे वर्णन केले हे कसे ज्यांच्या कृपेने सर्व भूतमय ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात ज्यांच्या नाभी कमलापासून उत्पन्न होऊनही ज्यांच्या कृपेने ते त्यांच्या रूपाचे दर्शन करू शकले होते ते भगवंत सृष्टीची स्थिती उत्पत्ती आणि प्रलयाला कारण आहेत सर्वांतर्यामी आणि मायेचे स्वामी परमपुरुष परमात्मा आपल्या मायेचा त्याग करून कोठे व कोणत्या रूपात शयन करतात पहिल्यांदा आपण सांगितले होते की विराट पुरुषाच्या अंगापासून लोक आणि लोकपालांची रचना झाली आणि नंतर हेही सांगितले की लोक आणि लोकपालांच्या रूपात त्याच्या अंगाची कल्पना झाली या दोन्ही गोष्टींचे तात्पर्य काय महाकल्प आणि त्याच्या अंतर्गत आवांतर कल्प किती आहेत भूत भविष्य वर्तमान कालाचे अनुमान कोणत्या प्रकारे केले जाते स्थूल देहाभिमानी जीवांचे आयुष्य सुद्धा ठरलेले आहे काय कालाची सूक्ष्म गती आणि स्थूल गती कोणत्या प्रकारे जाणली जाते विविध कर्मामुळे जीवांच्या किती आणि कशा गती होतात देव मनुष्य इत्यादी योनी सत्व रज तम या तीन गुणांच्या फलस्वरूपच प्राप्त होतात त्या इच्छिणाऱ्या जीवांपैकी कोण कोण कोणकोणत्या योनी प्राप्त करून घेण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कर्मे करतात पृथ्वी पाताळ दिशा आकाश ग्रह नक्षत्र पर्वत नदी समुद्र द्वीप आणि त्यात राहणाऱ्या जीवांची उत्पत्ती कशी होते ब्रह्मांडाची आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारची परिमाणे सांगा त्याचबरोबर महापुरुषांची चरित्रे वर्णाश्रमांचे भेद आणि त्यांच्या धर्माचे निरूपण करा युगांचे भेद त्यांची परिमाणे त्यांचे वेगवेगळे धर्म तसेच भगवंताच्या विभिन्न अवतारांची परम आश्चर्यमय चरित्रेसुद्धा सुद्धा सांगा मनुष्यांचे साधारण आणि विशेष धर्म कोणकोणते आहेत भिन्न भिन्न व्यवसाय करणाऱ्या लोकांची राजर्षीच्या आणि संकटात सापडलेल्या लोकांचे धर्म सांगा तत्वांची संख्या किती आहे त्यांचे स्वरूप आणि लक्षण कोणते भगवंताची आराधना आणि अध्यात्म योगाचा विधी कोणता आहे योगेश्वरांना कोणकोणते ऐश्वर प्राप्त होते आणि अंती त्यांना कोणती गती मिळते योग्यांचे लिंग शरीर कोणत्या प्रकारे भंग होते वेद उपवेद धर्मशास्त्र इतिहास आणि पुराणांचे स्वरूप आणि तात्पर्य काय आहे सर्व प्राण्यांची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय कसा होतो स्मार्थ वैदिक तसेच काम्यकर्माचा आणि धर्म अर्थ काम यांच्या साधनांचा विधी काय आहे प्रलयाच्या वेळी प्रकृतीत लीन झालेल्या जीवांची उत्पत्ती कशी होते पाखंडांची उत्पत्ती कशी होते आत्म्याच्या बंध मोक्षाचे स्वरूप काय आहे आणि तो आपल्या स्वरूपात कोणत्या प्रकारे स्थिर होतो भगवंत परम स्वतंत्र आहेत ते आपल्या मायेने कोणत्या प्रकारे क्रीडा करतात आणि तिला सोडून साक्षी भावाने उदासीन कसे राहतात भगवन मी हे सर्व आपल्याला विचारित आहे मी आपल्याला शरण आलो आहे महामुनी आपण कृपा करून क्रमशः या प्रश्नांची तात्विक निरूपण करावे या विषयात आपण स्वयंभू ब्रह्मदेवाच्या समान परम प्रमाणभूत आहात दुसरे लोक पूर्व परंपरेने ऐकले सांगितलेलेच सांगत राहतात ब्रह्मण रागावलेल्या ब्राह्मणाच्या शापाव्यतिरिक्त उपोषणाने माझा प्राण जाऊ शकणार नाही कारण मी आपल्या मुखकमलातून निघणाऱ्या भगवंताच्या अमृतमय कथांचे श्रवण करीत आहे सूत म्हणाले जेव्हा राजा परीक्षिताने संतांच्या सभेमध्ये भगवंताच्या लीला कथा ऐकण्याविषयी अशा प्रकारे प्रार्थना केली तेव्हा शुक्रदेव अतिशय प्रसन्न झाले त्यांनी तिला तेच वेदतुल्य श्रीमद भागवत महापुराण सांगितले जे ब्राह्मकल्पाच्या सुरुवातीला स्वतः भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते पांडुवंश शिरोमणी परीक्षिताने त्यांना जे जे प्रश्न विचारले ते त्या सर्वांची क्रमशः उत्तर देऊ लागले याच ठिकाणी आठवा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू